गणाची आली आली आली स्वामी गणाची आली वस्त्र पितांबरी बसला उंदरावरी शोभे मुकुट शिरी गंध हा केशरी हारावले सुखावले भक्त For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com slash Venus Devotional.